श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकाहत्तरावा श्री वसिष्ठ म्हणाले वेताळ असे बोलला असता ज्याने आपल्या शुभ्रदातांच्या किरणांनी आकाशाला धवल केले आहे असा तो राजा हसून प्रश्नांची उत्तरे सांगू लागला राजा म्हणाला वेताळा तू व मीही ज्याचा आश्रय केला आहे असे हे एक ब्रह्मांड फळ आहे ते अज्ञांच्या दृष्टीने अजर आहे ते भूजलादी उत्तरोत्तर दशगुण आवरणाने परवेष्टित झालेले आहे त्या ब्रह्मांड फळासारखी सहस्रावधी फळे जिच्यावर आहेत अशी एक मोठी विस्तृत शाखा आहे तिच्यावर चंचल पल्लवांसारखी भुवने आहेत तशा प्रकारच्या सहस्र शाखा ज्याला आहेत असा एक महावृक्ष आहे त्याची आकृती अतिशय विपुल असून तो दुर्लक्ष आहे तसे महावृक्ष जेथे सहस्रशः आहेत असे एक महावन आहे त्यात अनंत वृक्षांचे गुल्म आहेत तशा प्रकारची हजार वने जात आहेत अशा शिखराने युक्त असा एक सर्व बाजूनी विस्तार पावलेला पर्वत आहे तसे सहस्रावधी पर्वत जात आहेत असा एक विस्तीर्ण देश आहे त्याचा अंतर्भाग फार मोठा आहे तशा आकाराचे सहस्रावधी देश जात आहेत असे एक मोठे द्वीप आहे ते मोठमोठे डोह व नद्या यांनी युक्त आहे तशी सहस्रावधी द्वीपे जात आहेत असे एक विचित्र रचनायुक्त महीपीठ आहे या प्रकारच्या सहस्रावधी पृथ्वी जात आहेत असे एक मोठे अतिशय मोठे महाभुवन मंडल आहे तशी सहस्र जगे जात आहेत असे एक फार मोठे व भयंकर आकाशपीठासारखे अंडे आहे तशा प्रकारची सहस्र अंडी हेच करंडे जात आहे अशा तऱ्हेचा एक निश्चल विस्तीर्ण सागर आहे तसले एक लक्ष सागर हा ज्यातील एक बारीकसा तरंग आहे असा एक निर्मल व स्वविलासरूप महासागर आहे तसले सहस्रावधी महारणव हे ज्याच्या उदरातील जल आहे असा एक पुरुष विष्णू आहे त्याचा आकार सर्व बाजूनी दाट भरलेला आहे तशा लक्षावधी पुरुषांची माळा ज्याच्या वक्षस्थळावर आहे व जे सर्वसत्तांचे प्रधान कारण आहे असा पुरुष परपुरुष रुद्र आहे तसल्या महात्म्या पुरुषांची एक सहस्र संख्या शरीरावरील केस व लोभ याप्रमाणे ज्याच्या स्वरूपात स्फुरत आहे असा हा आदित्य आहे बाह्य दृष्टीने रुद्रापासून ब्रह्मांडापर्यंत ज्या या असंख्य कल्पना अनेक प्रतिभास आहेत ते सर्व या आदित्याच्या दीप्ती आहेत तसेच या आदित्याच्या दीप्तीतील ब्रह्मांडे हे त्रसरेणू आहेत चिदात्माच हा अशा प्रभावाचा सूर्य आहे असे मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे हा या सर्व जगाला प्रकाशित करतो विज्ञानात्माच हा शुभाशुभ परमसूर्य आहे हे जे ब्रह्मांडाचे विस्तार आहेत ते याचेच त्रसरेणू होत सूर्याच्या प्रकाशाने जसा दिनलक्ष्मी भासतात त्याप्रमाणे विज्ञानरूपी परमसूर्याच्या प्रकाशाने या जगललक्ष्मी अनुभवास येतात व सत्तायुक्त होतात अरे वेताळा वर वर्णिलेला शबल ब्रह्मलक्षण त्रैलोक्य मंडपाचा मणी जो सूर्य त्याच्या पारमार्थिक तत्वभूत स्वरूपात कर्तृत्व भोक्तृत्व ही अनंत समर्माचे हे सर्व उल्लेख आहे ते तत्व तत्वज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने केवळ विज्ञान मात्र आहे व अज्ञांच्या दृष्टीने अस्फुट आहे आत्मसाक्षात्कारवंताना ते प्रत्येगात्म रूपाने प्रतीत होते व अज्ञानी जनास अज्ञात असते याप्रमाणे त्यात जरी हे सर्व भ्रम भासत असले तरी परमार्थ दृष्टीने ते मुळीच नाही यास्तव तू प्रश्नाच्या भानगडीत न पडता शांत रहा इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकसप्ततितमः सर्गः श्रीराम